सर्वत्र अंधार पसरलेला होता पावसाळी रात्रीचा आजचा तो अंधार भलताच भीषण आणि गडद वाटत होता जोरदार पाऊस कोसळत होता मधूनच एखादी वीज लखन चमकायची आणि त्यापाठोपाठ कांठाळ्या बसवणारा काडकन आवाज यायचा बहादूर खान कोकलताश खाने जंग फिरोजजंग घोड्यावर बसून आपल्या मुठी आवळत शिव्यांची लाखोली वाहत होता आपल्यासारख्या मातब्बर शूर दख्खनच्या सुभेदाराची आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या दूध भावाची मराठ्यांनी केलेली दुर्दशा पाहून तो चरफडत होता बहादूरगडच्या छावणीचा आज दुपारीच शिवाजीराजांच्या मराठ्यांनी जाळून अगदी कोळसा केला होता केवळ दोन हजार मराठ्या घोडेस्वारांनी आपल्याला हूल दिली आणि आपण मूर्खासारखं सगळी पंचवीस हजारांची फौज घेऊन त्यांच्या पाठीमागं लागलो बहादूरगड तसाच मोकळा ठेवून गेलो आणि मराठ्यांच्या दुसऱ्या सात हजाराच्या तुकडीनं तो मोकळा बहादूरगड साप लुटून फस्त केला एक कोटीचा खजिना दोनशे अरबी घोडे आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू मराठ्यांनी साप लुटून नेल्या अन्नधान्य राहुट्या डेरे तंबू आणि इतर सर्व सैनिकी सामानाला आग लावून दिली होती बहादूर खानचं फारच मोठं नुकसान झालं होतं खाने जंग हा किताब मिळालेल्या फिरोज जंगला आतापर्यंत कधीच पराभव स्वीकारावा लागला नव्हता म्हणूनच तर तो आलमगीर औरंगजेबच्या गळ्यातला ताईत होता त्याचा लाडका होता बहादूरगडच्या छावणीला मराठ्यांनी लावलेल्या आगीत सगळंच नष्ट झालं होतं त्या रात्री सैन्याला खाण्यासाठीही काही नव्हतं ना अंगावर पांघरून घेण्यासाठी काही होतं सगळीच्या सगळी मुघल फौज मुसळधार पावसात भिजत होती थंडीनं कुडकुडत होती त्यातच अधूनमधून अशा अफवाई उठत होत्या की मराठे अचानक रात्री हल्ला करण्यासाठी येत आहे त्यामुळे सगळ्या मुघल फौजेनं ती भयंकर रात्र जागूनच काढली दस्तूर खुद्द बहादूर खान कोकल ताश खाने जंग फिरोज जंग नाही घोड्यावर बसूनच ती रात्र काढावी लागली त्यामुळं सकाळी तर त्यांना सरळ उभं राहून चालणंही जमत नव्हतं मग रात्रीच बहादूर खानानं प्रतिज्ञा केली होती की या भयंकर अपमानाचा बदला मी लवकरच घेईन तसंही औरंगजेबानं त्याला दख्खनमधल्या सैन्य मोहिमांचे संपूर्ण अधिकार दिलेच होते सूर्योदय होताच बहादूर खानानं आलमगीर औरंगजेबच्या नावानं एक पत्र लिहून ते सांडणी स्वाराकडून जलद आग्र्याला रवाना केलं त्यात त्यानं लिहिलं होतं की मक्कार आणि बदमाश मराठ्यांनी समोरासमोर न लढता मला कसं फसवलं आपलं किती नुकसान झालं आणि पण खाने जंग हा गप्प बसणाऱ्यांमधला आणि हार मानणाऱ्यांमधला नाही आता मी अत्यंत जलद गतीनं भर पावसाळ्यातच एक महाभयंकर मोहीम लाखांच्या वर फौज सोबत घेऊन हातात घेतो यलगार करून शिवाजीला मिटवूनच टाकतो तुम्ही अजिबात चिंता करू नका यानंतर साधारणत आठ दहा दिवसांची गोष्ट आपली रंगीत दाढी खाजवीत अस्वस्थपणे बहादूर खान छावणीत येरझरा घालीत होता तेवढ्यात पहारेकर्यानं निरोप आणला हुजूर रायगड से हमारा जासूस कुछ खास खबर लेके आया है बहादूर खानानं पहारेकऱ्याला आज्ञा दिली ले आ उसे अंदर आणि यासोबतच त्यानं आपल्या महत्वाच्या विश्वासू सैन्य अधिकाऱ्यांनाही आपल्या छावणीत बोलावून घेतलं ने खबर दिली हुजूर अभी अभी रायगढ़ में शिवाजी का राज्याभिषेक यानी कि ताजपोशी हुई है शिवाजी ने खुद को काफरों का बादशाह होने का ऐलान किया है रायगढ़ पर ही बहादुरगढ़ से लूटा हुआ सारा सामान रखा है इसके साथ ही रायगढ़ पर ही शिवाजी ने बहुत सारी और जगह से लूटा हुआ बेशुमार दौलत और शिवाजी का पूरा खजाना रखा हुआ है शिवाजी के ताजपोशी के वक्त ही बहुत सारे लोगों ने उसको बहुत सारे नजराने इनाम किए हैं शिवाजी के फौज में ज़्यादातर लोग काश्तकार हैं इस बारिश के मौसम में वो सब छुट्टी लेकर खेती करने अपने अपने गांव चले जाते हैं रायगढ़ पे इस वक्त पर बहुत कम फौज है तकरीबन सिर्फ छह या सात हजार ही लोग होंगे गुप्तहेराची ही बातमी ऐकून एका हुशार सैन्य अधिकाऱ्यानं आपलं मत व्यक्त केलं हुजूर हम बहुत बड़ी फौज लेकर सीधा रायगढ़ को ही घेर लेंगे रायगढ़ के इर्द गिर्द हम सख्त चौकियां बिठा देंगे इस मौसम में हम हमला करेंगे इस बात को शिवाजी सपने में भी नहीं सोच पाएगा वह गड़बड़ा जाएगा और हम इतनी तेज हरकतें करेंगे कि शिवाजी को संभलने का मौका ही नहीं मिलेगा ना वो अपनी फौज जुटा पाएगा आता बहादुर खान जोशात आला आणि तो म्हणाला हाँ बहुत खूब और फिर हम सीधा रायगढ़ पे हमला करके उसको जीत लेंगे सारा खजाना हासिल करेंगे शिवाजी का नामो निशान मिटा देंगे हम दिखा देंगे इन मक्कार मरहट्टों को हमारे रगों में खून नहीं पिघलता लोहा दौड़ता है हमारा मुगल खून चंगेज खान तिमूर लंग और बाबर का खून है हम पहाड़ों को चीर देंगे आपलं मुठी आवळून केलेलं जोशपूर्ण भाषण ऐकूनही तो वृद्ध सैन्य अधिकारी शांतच होता त्याचा चेहरा मक्कच होता हे पाहून बहादूर खान वरमला तेव्हा तो वृद्ध अधिकारी शांतपणे म्हणाला हुजूर रायगड जैसे किले को लड़कर फतेह करना बिल्कुल नामुमकिन है आता मात्र बहादुर खान गोंधळला तो म्हणाला अगर हमें रायगढ़ पे चढ़ाई नहीं करनी तो इसने बारिश में घेरा क्यों डाल के बैठेंगे बहादुर खान अपना तल्लक डोक चालवण्याचा प्रयत्न करीत होता त्या वृद्ध सैन्य ने उत्तर दिलं देखिए हुजूर रायगढ़ शिवाजी की राजधानी है अगर रायगढ़ को घिराव डाला तो शिवाजी की सारी हरकतों पे लगाम लग जाएगा साथ ही साथ हम उसके इलाके में कत्लो गारत और तबाही मचा देंगे उसके रिया के बूढ़े बच्चे औरत सबका कत्ल कर देंगे तो फिर या तो वह रायगढ़ से उतरकर अपनी आवाम को बचाने आएगा या फिर हमसे सुलह कर लेगा और इन दोनों हालत में हमारा ही पलटा भारी होगा आता मात्र बहादूर खानचे डोळे चमकले खुश होऊन तो मान हलवीत म्हणाला हम्म। ये हुई ना अक्कलमंदी और बहादुर की बात आप भी बिल्कुल मेरी तरह सोचते हो पण तेवढ्यात दुसऱ्या एका शंका काढली हुजूर गुस्ताखी माप लेकिन इस भयानक बारिश के मौसम में शिवाजी के पहाड़ी इलाकों में उतरना क्या समझदारी की बात होगी शाइस्ता खान ने भी कभी ऐसा हौसला नहीं दिखाया था बीजापुर के अफजल खान ने हिमाकत की थी लेकिन उस मक्कार शिवाजी ने धोखे से उसको और उसकी बारह हजार फौज को एक साथ मार दिया असल्या पानचट संख्येवर बहादुर खान खवळला जिनके पुश्ते चंगेज खा हो तुम उनको पहाड़ों का और बारिश का डर बताते हो उस बेवकूफ अफजल का दिमाग उसके घुटने में था हमारी तरह वो शातिर नहीं था और शाइस्ता खान तो वो तो बुजदिल था जो पूना में छिपकर ही बैठा था शाइस्ते खान हमारी तरह शेरदिल नहीं था मैं हमेशा पचास होनहार सिपाह सालार बंदूक पट्ट और शमशीर लेके अपने इर्द गिर्द रखूंगा हमेशा चालाकी बरतूंगा और मरहट्टो के किसी भी झांसे में या चाल में अब हम नहीं फंसेंगे खुदा की रहमत से हम फतेह पाकर ही रहेंगे मग सर्वानुमते लाखाच्या आसपासची मोठी फौज घेऊन मोठा शस्त्रसाठा घेऊन थेट रायगडालाच घेराव टाकायचा आणि आजूबाजूच्या इलाक्यात लुटमार जाळपोळ आणि कतले आम माजवायची अशी महत्वाकांक्षी योजना बनवली औरंगाबाद आणि बुरहानपूरहून मोठ्या तोफा दारुगोळा मागवण्यासाठी संदेश पाठवले गेले दख्खनच्या सर्व मुघली सरदारांना आणि दख्खनी वतनदारांना आठच दिवसात बहादूरगडला आपापल्या फौजा घेऊन जमण्याचे आदेश काढून रवाना केले गेले एक अनोख्या आणि मोठ्या युद्ध मोहिमेची जय्यत तयारी सुरू झाली स्वतः बहादूर खान तयारीकडे जातीनं लक्ष देत होता पुढचे दोन तीन दिवस तर बहादूर खानचं स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि झोपेकडेही लक्ष नव्हतं इतका तो मोहिमेच्या जोरदार तयारीला लागला होता चौथ्या किंवा पाचव्या दिवशी त्याला अचानक पहारेकऱ्यानं एक निरोप दिला हुजूर शिवाजी का वकील आपसे मिलने के लिए रायगड से आया है आपकी इजाजत चाहता है शिवा का वकील बहादूर खानच्या भुवया उंचावल्या तो चक्रावूनच गेला आणि त्यानं पहारेकऱ्याकडे निरोप दिला इजाजत है मग शिवाजीचे वकील पंत आले पंतांनी पांढरा शुभ्र पोशाख घातलेला होता त्यांच्या मिशांची झुपकेही पांढरेच होते पगडी चढवलेले वृद्ध पंत थोडेसे वाकून चालत होते चालताना कानातल्या बिगबाळ्यांची मोती हलके हलके डुलत होते म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं पंतांनी मोठ्या अदबीनं नमस्कार घातला क्यो हो, आय हो बहादूर खानचा आवाज भलताच वृक्ष आणि कठोर होता पंत मात्र मधाळ स्वरात म्हणाले हुजूर मैं आपकी खिदमत में शिवाजी महाराज की अर्जी लाया हूँ कौन सी अर्जी अब्दुल खान अजूनही रागावलेलाच होता <laughs> हुजूर का गुस्सा बिल्कुल जायज है हमारे शिवाजी राजा बहुत ही शर्मिंदा है जो कुछ भी हुआ वह महज एक गलत फहमी से हुआ हुजूर हमारे कुछ नामुराद बेअकल सिपाहियों ने आपसे बहुत बदतमीजी की उसके लिए हम आपकी बार बार माफी मांगते हैं खुद शिवाजी राजा भी इस वाकियात से बिल्कुल बेखबर थे जब उन्हें अपने बेअकल सिपाहियों की करतूत का पता चला तब शिवाजी राजा बहुत ही गुस्सा हो गए बिल्कुल आग बबूला हो गए उन्होंने उन नामुराद सिपाहियों को माकुल सजा भी दे दी है और हुजूर से माफी मांगने के लिए तुरंत हमें भेज दिया है मुगल तो अब हमारे करीबी दोस्त है हम बिल्कुल झूंझना नहीं चाहते बहादुर खान पुरता गोंधळून गेला होता लेकिन हमारा जो नुकसान हुआ उसका क्या एक करोड़ नगद लूट लिए गए 200 अरबी घोड़े और बाकी सब कीमती सामान उड़ाया उसका क्या हुजूर मैंने कहा ना वह एक गलत फहमी थी कुछ नामुराद बेअक्कल सिपाहियों की करतूत थी हम सब आपका सामान आपको बिना शर्त वापस लौटा देंगे यही नहीं बल्कि मुगलों की तरफ हमारी नेकदिली दिखाने के लिए हम हमारे पांच किले भी हुजूर के हवाले करेंगे और सालाना हुजूर जो भी रकम तय करेंगे वह भी शिवाजी राजा आपको देंगे शिवाजी राजा खुद आपके हाथों मुगलों की मनसब कबूल कर लेंगे हमारे बेवकूफ सिपाहियों ने हुजूर के साथ गलती से पंगा ले लिया अब इसका सारा हरजाना खुद राजा जी देंगे आणि पंतांनी आपल्या सोबत आणलेली एक सुंदर तलवार आणि काही सोन्यांच्या मोहरांचा नजराणा खानाच्या पुढ्यात ठेवला बहादूर खान आणि त्याच्या सैन्य अधिकाऱ्यांना आता आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता त्यानं आपल्या सरदारांकडे पाहिलं सरदारांनी मग आपल्या माना डोलावून त्याच्या प्रस्तावाला होकार दाखवला नाहीतरी मराठ्यांशी लढायला जाण्याच्या कल्पनेनंच त्यांच्या पोटात गोळे आले होते बहादूर खान खुश झाला हमें मंजूर है अच्छा हुआ शिवाजी की अकल जल्द ही ठिकाणे पर आ गई यावर पंतही भलतेच खुश झाले ते म्हणाले हुजूर आप तो बहुत रहमदिल और खुदा के सच्चे बंदे हो तो फिर तय हुआ हुजूर आप जल्द ही आलमगीर औरंगजेब को खत लिखकर शाही सिक्के के साथ शिवाजी को मनसब देने के लिए अर्जी दे दे पनाह का जवाब आते ही शिवाजी राजा खुद चलकर आपके यहाँ आएंगे और हुजूर के हाथों से ही मनसब कबूल करेंगे कुणाला मनसब देण्याचा अधिकार फक्त औरंगजेबालाच होता म्हणून बहादूर खानानंही तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला शिवाजीला पाच किल्ले आणि वार्षिक पाच लाख खंडणी देण्याच्या मोबदल्यात मुघली मनसब बहाल करावी असा विनंती अर्ज वजा खुशखबर त्यानं लगोलग सांडणी स्वारासोबत आग्र्याला रवाना केली आता मोठी सैन्य मोहीम आखण्याचं काहीच कारण उरलेलं नव्हतं शिवाजी राजा बहादूरगडच्या लुटीचा सगळा माल परत करणार होता पाच किल्ले आणि खंडणीही देणार होता बहादूर खानचा हा प्रचंड मोठा पराक्रम होता केवळ बहादूर खानच्या शिवाजी शिवाजीराजा घाबरला होता आणि म्हणून आता बहादूर खान छाती ताट करूनच चालत होता बहादूरगडच्या भल्या मोठ्या खजिन्याच्या लुटीची खबर ऐकून संतप्त झालेल्या औरंगजेबाकडं जेव्हा तहाची मनसबीची ही नवी खबर पोहोचली तेव्हा औरंगजेब भलताच खुश झाला मोठ्या आनंदानं त्यानं तो शिवाजी राजांच्या मनसबीचा अर्ज मंजूर केला शिवाजीराजांना मनसब बहाल करण्यात आल्याच्या शाही पत्रावर शाही मोहर लाखेनं उमटवली गेली खुद्द जहापनाह आलमगीर औरंगजेब बादशाहन आपल्या पवित्र हातांचा पंजा चंदनात बुडवून त्या पत्रावर उमटवला आणि शाही सांडणीस्वार गडाकर रवाना केला आपल्या दूध भावानं हा अतुल्य पराक्रम केला म्हणून बहादूर खानाला त्यानं एक मानाचा शाही हत्तीही बक्षीस म्हणून पाठवला आणि त्या हत्तीसोबत बहादूर खानाला त्यानं नवे काही किताबही दिले बहादूर फतेह मैदान असे दोन चार नवे किताब ते होते नव्यानं मनसबदार होणाऱ्या शिवाजीराजांसाठी त्यानं नजराण्याची तलवार आणि काही सुवर्ण मुद्राही दिल्या जेव्हा औरंगजेबाचं उत्तर हत्ती आणि नजराणा बहादूरगडावर पोहोचला तेव्हा पावसाळा संपून गेला होता खुद्द बादशहानं आपल्यासाठी मानाचा हत्ती पाठवला आपल्याला नवे किताब दिले हे पाहून बहादूर खान आनंदानं नाचला त्या इनामी हत्तीवर बसून त्यानं स्वतःचीच मोठी मिरवणूकही काढून घेतली मग तो मनात हिंदुस्तानचा पुढचे वजीर होण्याची स्वप्न रंगू लागला होता त्यानं लगोलग अपने वकिलाला बोलावून आदेश दिला अभी के अभी उस रायगढ़ को जाओ शिवाजी को बताओ कि तुम्हें बहादुर खान ने बुलाया है आलमगीर बादशाह ने तुम पर मेहरबान होकर तुम्हें मनसब बहाल की है तुम यहाँ आओ हम खुद तुम्हें अपनी हाथों से मनसब देंगे बताओ उसे हमारा शागिर्द बनेगा तो बहुत तरक्की करेगा कल जब हम हिंदुस्तान के वजीर आजम बनेंगे तो तुम भी बड़ा मकाम हासिल करोगे बहादूर खानाचा वकील निरोप घेऊन रायगडावर महाराजांच्या समोर आला मानाची तलवार आणि नजराना त्यानं महाराजांच्या समोर ठेवला महाराज म्हणाले बोला काय काम आहे आणि वकिलानं उत्तर दिलं महाराज आम्ही मुघलांचे दख्खनचे सुभेदार बहादूर खान फतेजंग कोकलताज खानेजंग यांचा निरोप घेऊन आलोय आपल्या अर्जाला मंजूर करून दयाळू आलमगीर औरंगजेबानं तुम्हाला मनसब बहाल केली आहे आता तुम्ही ठरल्याप्रमाणे पाच किल्ले बहादूरगडच्या लुटीचा माल आणि खंडणीची रक्कम द्यावी आणि मनसब स्वीकारण्यासाठी स्वतः बहादूरगडाला यावं अशी विनंती आहे वकिलाच्या ह्या निरोपावर महाराज भडकले काय ठरलं होतं कधी ठरलं होतं मला वाटतं तुमच्या बहादूर खानचं डोकंच फिरलंय कसली मनसब कसली लूट अक्षरशः काही बाई बरवतोय ना आम्ही कधी बहादूरगडाची लूट केली ना कधी औरंगजेबाची मनसब मागितली असं खोटं नाटक बोलण्याची हिंमत तरी कशी होते तुमची आता मात्र बहादूर खानचा वकील सटपटला असं असं कसं महाराज तुमचा वकील तर आला होता ना त्यानंच हे सर्व सांगितलं महाराज महाराजांनी आपली नजर त्या वकिलावर रोखली असं आमचा वकील आला होता मग आमच्या निरोपाचा त्याच्याकडे काही पत्र पुरावा तर असेल ना तो दाखवता का आता खानाचा वकील वरमला पुन्हा सटपटल्या स्वरात तो म्हणाला नाही महाराज तुमच्या वकिलानं काही पत्र वगैरे आणलं नव्हतं त्यांनी तोंडीच निरोप दिला होता अगदी विश्वासानं शपथ घेऊन सांगितलं होतं आणि शाही पत्र ही शिक्क्यांनी पाठवतो मागून असंही म्हणाले पंत पण ते पत्र काही बहादूरगडला पोहोचलंच नाही महाराज मात्र भडकले खामोश म्हणजे तुमच्याकडे कसलाच पुरावा नाही आमच्यावर असे खोटे नाटे आरोप केल्याबद्दल मी तुम्हाला अटकही करू शकतो बऱ्या बोलानं चालते वा महाराजांचे हे उत्तर ऐकून खानाचा वकील पळून आला झालेला सर्व वृत्तांत त्यानं बहादूर खानाला सांगितला आता बहादूर खानाचा चेहरा काळा ठिक्कर पडला आपल्या इनामाच्या हत्ती शेजारी आपल्या काही सरदारांसोबत बहादूर खान उदास चेहऱ्यानं उभा होता बहादूर खानचा एक सैन्य अधिकारी म्हणाला हुजूर वो शिवाजी है बडा झूठा बदमाश और मक्कार उसने जानबूझकर हमें मीठा बोलकर खतों में उलझाकर फंसाया फालतू में वक्त जाया किया अब बारिश तो खत्म हो गई रायगढ़ पे पचास हजार से भी ज्यादा खड़ी फौज है रायगढ़ के जाने के सारे रास्तों पर शिवाजी ने सख्त बंदोबस्त कर रखा है इस वक्त तो हम शिवाजी का कुछ भी बिगाड़ नहीं सकते हुजूर बहादुर खानाच्या डोळ्यात पाणी होतं तो अतिशय उदास झाला होता हा पेडगावचा शहाणा बहादुर खान म्हणाला शिवाजी ने हमारा खजाना लूटा सुलह का झांसा देकर बेवकूफ बनाया हमें अब आलमगीर का गुस्सा जला डालेगा वजीर आजम बनने का हमारा सपना टूट गया इतनी तकलीफे की इतनी वफादारी की उसके बावजूद हमारे हाथ क्या आया हमारे हाथ क्या आया यावर त्या इनामी हत्तीनं आपली मान हलवून आपल्या गळ्यात अडकवलेली घंटा वाजवली आणि बहादूर खानाच्या हमारे हात क्या आया या प्रश्नाला घंटा वाजून योग्य उत्तर दिलं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद